त्यांच्यावर पोहोचू शकावं त्यांच्यावर सुद्धा आणि नौकांवर सुद्धा तुम्ही स्वार केले जाता अल्लाह आपल्या या निशाण्या तुम्हाला दाखवत आहे बरं तुम्ही त्याच्या कोणकोणत्या निशाण्यांचा इन्कार कराल أفلم يسيروا في الأرض فينظروا كيف كان عاقبة الذين من قبلهم كانوا أكثر منهم وأشد قوة وآثارا في الأرض فما أغنى عنهم ما كانوا يكسبون मग काय हे पृथ्वीवर वावरले नाहीत की यांना त्या लोकांचा शेवट दिसला असता जे यांच्यापूर्वी होऊन गेले आहेत ते संकेत यांच्यापेक्षा जास्त होते यांच्यापेक्षा अधिक शक्तिशाली होते आणि पृथ्वीवर यांच्यापेक्षा जास्त वैभवशाली अवशेष सोडून गेले आहेत जी काही कमाई त्यांनी केली होती शेवटी ती त्यांच्या कोणत्या उपयोगी पडली बरं जेव्हा त्यांचे प्रेषित त्यांच्याकडे स्पष्ट प्रमाण घेऊन आले तेव्हा ते त्या ज्ञानातच मग्न राहिले जे त्यांच्या स्वतःजवळ होतं आणि मग त्याच गोष्टीच्या फेऱ्यात आले जिची ते थट्टा करत असत فلما رأوا بأسنا قالوا آمنا بالله وحده قالوا آمنا بالله وحده وكفرنا بما كنا به مشركين जेव्हा त्यांनी आमचा प्रकोप पाहिला तेव्हा पुकारून उठले की आम्ही ज्याचा कोणीही भागीदार नाही अशा एकमेव अल्लाहला मानलं आणि आम्ही इन्कार करतो त्या सर्व देवांचा ज्यांना आम्ही त्याचा भागीदार ठरवत होतो قد خلت في عباده وخسر هنالك الكافرون परंतु आमचा प्रकोप पाहिल्यानंतर त्यांचा इमान त्यांच्यासाठी काही लाभदायक ठरू शकत नव्हता कारण हाच अल्लाहचा ठरलेला शिरस्ता आहे जो सदैव त्याच्या दासांमध्ये जारी राहिला आहे आणि त्यावेळी काफीर लोक तोट्यात आले بسم الله الرحمن الرحيم अल्लाच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे حميم من الرحمن الرحيم كتاب فصلت آياته قرآنا عربيا لقوم يعلمون بشيرا ونذيرا فأعرض أكثرهم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 मी तर एक मनुष्य आहे तुम्हासारखा मला दिव्य बोधाद्वारे सांगण्यात येतं की तुमचा ईश्वर तर केवळ एकच ईश्वर आहे म्हणून तुम्ही सरळ त्याच्याकडेच रोख ठेवा आणि त्याच्याकडे क्षमा याचना करा विनाश आहे त्या अनेक ईश्वरवाद्यांसाठी जे जकात देत नाहीत आणि अखिरतचा इन्कार करणारे आहेत उरले ते लोक ज्यांनी मान्य केलं आणि सत्कृत्य केली त्यांच्यासाठी निश्चितपणे असा मोबदला आहे ज्याचा क्रम कधीही खंडित होणार नाही قل أئنكم لتكفرون بالذي خلق الأرض في يومين وتجعلون له ذلك رب العالمين हे पैगंबर सल्लेला वसलम यांना सांगा काय तुम्ही त्या ईश्वराशी कुप्र करता आणि दुसऱ्यांना त्याचा तुल्यबळ ठरवता की ज्यानं पृथ्वीला दोन दिवसात बनवून टाकलं तोच तर सर्व जगवासियांचा रब आहे وجعل فيها رواسي من فوقها وبارك فيها وقدر فيها أقواتها في أربعة أيام سواء ज्यानं पृथ्वीला अस्तित्वात आणल्यानंतर वरून तिच्यावर पर्वत रोवले आणि तिच्यात बरकती ठेवल्या आणि तिच्यात सर्व मागणाऱ्यांसाठी प्रत्येकाच्या मागणी आणि गरजेप्रमाणे योग्य अंदाजानं अन्नाचं साहित्य उपलब्ध करून दिलं ही सर्व कामं त्यानं चार दिवसात उरकली ثم استوى إلى السماء وهي دخان فقال لها وللأرض ائتيا طوعا أو كرها قالتا أتينا طائعين मग त्याने आकाशाकडे लक्ष दिलं जे त्यावेळी केवळ धूर होतं त्यानं आकाश आणि पृथ्वीला सांगितलं अस्तित्वात या मग तुमची इच्छा असो वा नसो दोघांनी सांगितलं आम्ही आलो आज्ञाधारकाप्रमाणे فقضاهن سبع سماوات في يومين وأوحى في كل سماء أمرها وزينا السماء الدنيا بمصابيح وحفظا ذلك تقدير العزيز العليم तेव्हा त्यानं दोन दिवसांच्या आत सात आकाश बनवून टाकले आणि प्रत्येक आकाशांमध्ये त्याचा कायदा दिव्य बोध केला आणि दुनियेच्या आकाशाला आम्ही दिव्यांनी आरासलं आणि त्याला खूप सुरक्षित केलं हे सर्व काही एका जबरदस्त ज्ञानी अस्तित्वाची योजना आहे فإن أعرضوا فقل أنذرتكم صاعقة مثل صاعقة عاد وثمود आता जर हे लोक तोंड फिरवत असतील तर त्यांना सांगा मी तुम्हाला त्याच प्रकारच्या एका अकस्मात कोसळणाऱ्या प्रकोपाचा भय दाखवतो जसा आद आणि समुद्र कोसळला होता तेव्हा ईश्वराचे प्रेषित त्यांच्याजवळ पुढून आणि पाठीमागून सर्व बाजूंनी आले आणि त्यांना समजावलं की अल्लाशिवाय कोणाचीही बंदगी करू नका तेव्हा त्यांनी सांगितलं आमचे रबने इच्छिलं असतं तर फरिश्ते पाठवले असते म्हणून आम्ही त्या गोष्टीला मानत नाही ज्यासाठी तुम्ही पाठवले गेले आहात في الأرض بغير الحق وقالوا من أشد منا قوة أولم يروا أن الله الذي خلقهم هو أشد منهم قوة وكانوا بآياتنا يجحدون आजची स्थिती अशी होती की ते पृथ्वीमध्ये कोणत्याही अधिकाराशिवाय मोठे बनून बसले आणि म्हणू लागले कोण आहे आमच्यापेक्षा जास्त बलवान त्यांना हे सुचलं नाही की ज्या अल्लाने त्यांना निर्माण केला आहे तो त्यांच्यापेक्षा अधिक बलवान आहे त्यांच्या आमच्या आयतींचा इन्कारच करत राहिले सरते शेवटी आम्ही काही अशुभ दिवसांमध्ये भयंकर वादळी वारे त्यांच्यावर पाठवले जेणेकरून त्यांना ऐहिक जीवनातच अपमान आणि नामुष्कीच्या प्रकोपाचा आस्वाद द्यावा आणि अखिरतचा प्रकोप तर त्याहूनही जादा अपमानजनक आहे तेथे कोणीही त्यांना मदत करणारा नसेल ثمود فهديناهم فاستحبوا العمى على الهدى فاستحبوا العمى على الهدى فأخذتهم صاعقة العذاب الهون بما كانوا يكسبون ونجينا الذين آمنوا وكانوا يتقون उरले समुद तर त्यांच्या समोर आम्ही सरळ मार्ग प्रस्तुत केला परंतु त्यांनी मार्गाला पाहण्याऐवजी अंध बनून राहणंच पसंत केलं सरतेशेवटी त्यांच्या कर्तृत्वामुळे अपमानजनक प्रकोप त्यांच्यावर कोसळला आणि आम्ही त्या लोकांना वाचवलं ज्यांनी इमान आणलं होतं आणि पथभ्रष्टता आणि दुराचारापासून अलिप्त राहत असत سمعهم وأبصارهم وجنودهم بما كانوا يعملون आणि जरा त्यावेळेची कल्पना करा जेव्हा अल्लाचे हे शत्रू नरकाग्नीकडे जाण्यासाठी घेरून आणले जातील यांच्यापुढे गेलेल्यांना नंतर येणाऱ्यांच्या आगमनापर्यंत रोखून धरलं जाईल मग जेव्हा सर्वजण तेथे पोचतील तेव्हा त्यांचे कान आणि त्यांचे डोळे आणि त्यांच्या शरीराची त्वचा त्यांच्यावर साक्षी देतील की ते जगात काय काय करत राहिले आहेत وقالوا لجنودهم لم شهدتم علينا قالوا أنطقنا الله الذي أنطق كل شيء وهو خلقكم وهو خلقكم أول مرة وإليه ترجعون त्या आपल्या शरीराच्या त्वचांना म्हणतील तुम्ही आमच्या विरुद्ध साक्ष का दिली त्या उत्तर देतील आम्हाला त्याच अल्लानं वाणी दिली आहे ज्याने प्रत्येक वस्तूला बोलकं केलं आहे त्यानेच तुम्हाला पहिल्यांदा निर्माण केलं होतं आणि आता त्याच्याकडेच तुम्ही परत आणले जात आहात وما كنتم تستترون أن يشهد عليكم سمعكم ولا أبصاركم ولا جنودكم ولكن ظننتم أن الله لا يعلم كثيرا مما تعملون وذلكم ظنكم الذي ظننتم بربكم أرداكم أرداكم فأصبحتم من الخاسرين तुम्ही जगात अपराध करतेवेळी जेव्हा लपत होता तेव्हा तुम्हाला याचा विचार नव्हता की कधी तुमचे स्वतःचे कान आणि तुमचे डोळे आणि तुमच्या शरीराच्या त्वचा तुम्हाला साक्ष देतील किंबहुना तुम्ही तर असं समजला होता की तुमच्या पुष्कळशा कृत्यांची अल्लाला सुद्धा खबर नाही तुमची हीच धारणा जी तुम्ही आपल्या रब संबंधी केली होती तिनेच तुम्हाला बोलवलं आणि तिच्यामुळेच तुम्ही तोट्यात आला يصبروا فالنار مثوى لهم وإن يستعتبوا فما هم من المعتبين وقيضنا لهم قرناء فزينوا لهم ما بين أيديهم وما خلفهم وحق عليهم القول في أمم قد خلت من قبلهم من الجن والإنس إنهم كانوا خاسرين अशा स्थितीत ते सहन करो अथवा न करो अग्नीच त्यांचं ठिकाण असेल आणि जर रुजू होण्याची संधी इच्छितील तर कोणतीही संधी त्यांना दिली जाणार नाही आम्ही त्यांच्यावर असले सोबती नियुक्त केले होते जे त्यांना पुढे आणि मागे प्रत्येक वस्तू शोभिवंत बनवून दाखवत होते सरते शेवटी त्यांच्यावर सुद्धा तोच प्रकोपाचा निर्णय लागू झाल्याशिवाय राहिला नाही जो त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या जिन्न आणि माणसांच्या समूहावर लागू झाला होता निश्चितच ते तोट्यात राहणारे आहेत وقال الذين كفروا لا تسمعوا لهذا القرآن والغوا فيه لعلكم تغلبون ते सत्याचा इन्कार करणारे म्हणतात या कुरानला कदापि ऐकू नका आणि जेव्हा हा ऐकवला जाईल तेव्हा त्यात व्यत्यय आणा कदाचित अशा प्रकारे तुम्ही वर्चस्व मिळवाल لنذيقن الذين كفروا عذابا شديدا ولنجزينهم أسوأ الذي كانوا يعملون ذلك جزاء أعداء الله النار لهم فيها دار الخلد جزاء بما كانوا بآياتنا يجحدون या काफिरांना आम्ही कठोर शिक्षेचा आस्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या अत्यंत वाईट कारवाया हे करत राहिल्या आहेत त्यांचा पुरेपूर बदला त्यांना देऊ तो नरक आहे जो अल्लाच्या शत्रूंना बदलत मिळेल त्यातच सदा सर्वदा त्यांचं घर राहील ही शिक्षा आहे त्या अपराधाची की ते आमच्या आयतींचा इन्कार करत राहिले قال الذين كفروا ربنا أرنا الذين أضلانا من الجن والإنس نجعلهما تحت أقدامنا نجعلهما تحت أقدامنا ليكونا من الأسفلين तेथे हे काफिर म्हणतील की आमच्या करत्या आम्हाला दाखव जरा त्या जिन्ह्यांना आणि माणसांना ज्यांनी आम्हाला मार्गभ्रष्ट केलं होतं आम्ही त्यांना पायाखाली तुडवून टाकू जेणेकरून ते खूप फटफजीत आणि अपमानित व्हावेत إن الذين قالوا ربنا الله ثم استقاموا تتنزل عليهم الملائكة تتنزل عليهم الملائكة ألا تخافوا ولا تحزنوا وأبشروا بالجنة التي كنتم توعدون ज्या लोकांनी सांगितलं की अल्लाह आमचा रब आहे आणि मग ते त्यावर दृढ राहिले निश्चितच त्यांच्यावर फरिश्ते उतरत असतात आणि त्यांना म्हणतात की भिवू नका आणि दुःख देखील करू नका आणि खुश व्हा त्या जन्नतच्या खुशखबरीनं जिचं वचन तुम्हाला दिलं गेलं आहे أولياؤكم في الحياة الدنيا وفي الآخرة ولكم فيها ما تشتهي أنفسكم ولكم فيها ما تدعون نزلا من غفور رحيم आम्ही या जगाच्या जीवनात सुद्धा तुमचे सोबते आहोत आणि मध्ये सुद्धा तेथे जी काही इच्छा कराल तुम्हाला मिळेल आणि प्रत्येक गोष्ट जिची तुम्ही मनीषा बागाल ती तुमची होईल असा आहे मेजवानी सरंजाम त्या अस्तित्वाकडून जो क्षमाशील आणि दयावान आहे आणि त्या माणसाच्या वचनापेक्षा चांगलं वचन अन्य कोणाचं असेल ज्यानं अल्लाकडे बोलावलं आणि सत्कर्म केलं आणि म्हटलं की मी मुसलमान आहे لا تستوي الحسنة ولا السيئة ادفع بالتي هي أحسن فإذا الذي بينك وبينه عداوة كأنه ولي حميم وما يلقاها إلا الذين صبروا وما يلقاها إلا ذو حظ عظيم आणि हे पैगंबर सल्लेला वसलम भलाई आणि दुष्टाई एक समान नाहीत तुम्ही दुष्टतेचं त्या भलाईद्वारे निरसन करा जी अत्युत्तम असेल तुम्ही पाहाल की तुमच्याशी ज्यांचं शत्रुत्व होतं तो जिगरी दोस्त बनला आहे हा गुण लाभत नसतो परंतु त्या लोकांना जे संयम बाळगतात आणि हे स्थान प्राप्त होत नसतं परंतु त्या लोकांना जे मोठे भाग्यवान असतात ومن آياته الليل والنهار والشمس والقمر لا تسجدوا للشمس ولا للقمر واسجدوا لله الذي خلقهن إن كنتم إياه تعبدون आणि जर शैतानाकडून एखादी चेतवणूक होत असल्याचं तुम्हाला वाटत असेल तर अल्लाचा आश्रय मागा तो सर्व काही ऐकतो आणि जाणतो अल्लाच्या निशाण्यांपैकी आहेत ही रात्र आणि दिवस आणि सूर्य आणि चंद्र सूर्य आणि चंद्राला सजदा करू नका तर त्या अल्लाहला सजदा करा ज्यानं यांना निर्माण केला आहे जर खरोखरीच तुम्ही त्याची उपासना करणारे आहात فإن استكبروا فالذين عند ربك يسبحون له بالليل والنهار يسبحون له بالليل والنهار وهم لا يسأمون परंतु जर हे लोक गर्भात येऊन आपल्याच गोष्टीवर अडून बसले तर परवा नाही जे फरिश्ते तुझ्या रबच्या जवळकीचे आहेत ते रात्रंदिवस त्याचे पावित्र्य गान करत आहेत आणि कधीही थकत नाहीत آياته أنك ترى الأرض خاشعة فإذا أنزلنا عليها الماء اهتزت وربت إن الذي أحياها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 वाटेल तसं तुमच्या सर्व कारवया अल्लाह पाहत आहे إن الذين كفروا بالذكر لما جاءهم وإنه لكتاب عزيز لا يأتيه الباطل من بين يديه ولا من خلفه تنزيل من حكيم حميد हे ते लोक आहेत ज्यांच्यासमोर उपदेशवाणी आली तर यांनी मानण्यास नकार दिला परंतु वस्तुस्थिती अशी आहे की हा एक जबरदस्त ग्रंथ आहे असत्य समोरूनही याच्यावर येऊ शकत नाही आणि पाठीमागून सुद्धा हे एका बुद्धिमान आणि स्तुत्याकडून उतरवलेली वस्तू आहे ما يقال لك إلا ما قد قيل للرسل من قبلك إن ربك لذو مغفرة وذو عقاب أليم हे पैगंबर सल्लेला वसलम तुम्हाला जे काही सांगितलं जात आहे त्यापैकी कोणतीही अशी गोष्ट नाही जी तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या प्रेषितांना सांगितली गेलेली नसावी निसंदेह तुमचा रब मोठा क्षमाशील आहे आणि त्याचबरोबर भयंकर यातनादायक शिक्षा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 شك منه مريب यापूर्वी मुसा अल इस्लामला आम्ही ग्रंथ दिला होता आणि त्याच्या बाबतीत सुद्धा हेच मतभेद निर्माण झाले होते जर तुझ्या रबने अगोदरच एक गोष्ट ठरवून टाकलेली नसती तर त्या मतभेद करणाऱ्यांच्या दरम्यान निर्णय लावला गेला असता आणि वस्तुस्थिती अशी आहे की हे लोक त्याच्याकडून अत्यंत अस्वस्थताजनक संकेत गुरफटलेले आहेत जो कोणी सत्कर्म करील स्वतःसाठीच चांगलं करेल जो दुष्कर्म करेल त्याचा अरिष्ट त्याच्यावरच येईल आणि तुझा रब आपल्या दासांसाठी जालिम नाही